समश्लोकी श्रीमद भागवत महापुराण स्कंध दहावा अध्याय सोळावा कालियावर कृपा ओम नमो भगवते वासुदेवाय श्री शुकदेव म्हणतात कृष्णाने पाहिले पाणी काळ्या सर्पेची नाशिले यमुना जल शुद्ध्यर्थ सर्पा बाहेर काढितो राजा परीक्षिताने विचारले ब्रह्मन अगाधते पाणी त्यात तो ठेचिला कसा जलचरण सोनिया पाण्यात राहिला कसा अनंत भगवान कृष्ण स्वच्छंदेची विहारतो गोपरूपे सुधा झाला न तृप्ती ऐकता मिळे श्री शुकदेव सांगतात परीक्षित यमुना पात्री कालिया कुंड एकते विषारी उकळे पाणी वरचा पक्षी पक्षीही उडे तरंगा स्पर्शिता तैसे वायूने तृणवृक्षनी मरती पशु पशुपक्षादी तात्काल वेळ नासरे ते विष हरिने जली पाहिलेनी माझी विहार यमुना अशी नाशिली का करी करिकसी कमरे सफेट गेला कदंब हरिहा बुकठो कुनिया उंचोनी त्यात उडी घे मग कृष्ण त्याच पाण्यात जे उकळते विषपांगुनिया पितो निलाल उठती जळित्या तरंग टाकी उडी हरितदा उसळोनी आले आश्चर्य ना हरिसते बघताची सर्प जो चारशे कर असे अति लांब ऐसा हत्ती परी उडविले जलश्री हरीने हाते चितो उसळीता बहुशब्द येती नेत्र श्रव्यास कळले कुणी शत्रु आला क्रोधो नितो मग पुन्हा हरिपाशी आला तेशाम बाळ बघता नच नेत्र झाकी श्रीवत्स चिन्ह पिवळ्या वसनी हरीचे सुहास्यनी पदजशी जशी कुसुमीय गादी हातो विषारी जलिही बहु खेळतो की क्रोधो निडंख करण्या मग श्री हरीला मर्मस्थ अंगी जखडी उनिया दावी हरी ही अपुली जणू शक्ती नाही दुःखेची गोप पडले मग त्या भूमीसी देहो धनोनी मनीच्या सगळ्याच इच्छा स्त्री पुत्र भोग हरिसी दिधले तयानी वासुरे बैलनी गाई दुःखाने डर काळती लावली दृष्टी कृष्णाशी अचेत जाहले जसे व्रजी आकाश भूमीसी देहा उत्पात जाहले सूचना जणू होती अशुभ घडणे असे शकून पाहता ऐसा नंदाना कळले तसे नसवे बळीतो कृष्णा व्याकुळ जाहले मनी वाटले आज ते त्याना कृष्णाचा मृत्यू जाहला बुडाले दुःख शोकात त्यांचा सर्वस्व कृष्ण तो वत्सलो वृद्ध बालो नी स्त्रिया गायी व्रजीचिया वनात पातले दिन सर्वानी घर सोडिले कन्हैया पाहण्या झाले आतुर मनी सर्वते बलराम प्रति कृष्ण पाहता हासला मनी बंधूची जाणून शक्ती शांत तो राहिला असे शोधित ना कृष्णाला व्रजवासिते पद्मांकुशध्वजो वज्र ठसे पाहत चालले गोपद्मचिन्हे अनत्याच तैशी त्या श्रीहरीचे पदचिन्ह होते शोधित पद्मांकुशचिन्ह सारे त्वरे निघाले हरिसी पहाया लांबून ते बघत श्री हरी सर्व वेढी निश्चेष्ट तो मग तिथे गोप गाई आर्तस्वरेची करीती हरिचाच धावा व्याकुळले मग मूर्छित सर्व झाले श्री रंग रंग चढला मनी गोपिकांच्या चित्तात त्या स्मरतीनी मधुहास्यतीही आता हरी सबघता विळख्यात सर्पी दुःखोची दुःख गमले जणू देह फाटे माता स्मरो हरितो निघताची डोही गोपी धरोनी तिजला मग थांबवीती लीला स्मरोनी हरिचा रडता हि बोले धीरेची ती रडतसे तरी मेली ऐशी कृष्ण नंद गोपांचा प्राण चिडोहितो तसा काढाया निघले तेव्हा बलरामे चिरोधले बांधो निघे हरितो परिमाण साचा पाही जधी स्वनयनी व्रज दुःख झाले तेव्हा स्मरे मनियया मम आश्रयोनी एका मुहूर्ती सुटला हरितो तिथोनी कृष्णा शरीर फुगवी तुटू सर्प वाटे झाला ढिला मग फूत करटा कि क्रोधे पाही हरी सडसण्या गरळा हि टाकी ते नेत्र लाल दिसती अन आग तोंडी ज्वाळा विषारी गरळे जिभल्या हि चाटी नेत्रातुनी हि तसली मग आग ओकी खेळे हरी ही मग त्या गरुडा परीनी तो कालिया ही आपुला बदली पवित्र ऐसा परी भ्रमुनिया मग क्षीण झाला दाबी फणा हरितदा चढला फणीसी त्याच्या शिसास बहुते मणिलाल होते नीनाचला प्रभुतिथे बहुलाल शोभे गंधर्व सिद्ध सुरचारण भक्त यानी ते पाहताच धरिला मग ढोल ताल मृदंग कोणी धरिला मग ताल गीती निवाहिले वरुणी पुष्प हरिवरी ते त्या कालियास शिरते शत एक होते नातो शिरास झुकवी हरिला थमारी तो क्षीण सर्प मग नाक रक्त ओकीत गोल फिरला अनशुद्ध गेली येताची शुद्ध इवली भर क्रोध नेत्री फेकी तसेची विषणी मग फुंक मारी जेव्हा उठावी शिरते हरिलाथ मारी पायासी रक्त पडले सुमने जशी ती त्या तांडवे हरिचिया चुरचूर झाला विच्छिन्न छत्र गमले फण भेदिता ते रक्तासी ओ कि मगतो स्मरला मनासी नारायणास शरणार्थ चित्या हरीला ओझे तसेची हरिचे उदरात विश्व नागासना सहवुनी मनके ढिले ते पत्न्या तसे बघून या मग पातल्या की कृष्णास त्या शरणनी भयभीत ऐशा पुत्रासी घेऊन पुढे धरणी साल्या जोडो हात हरिला नमिले तयानी श्रीकृष्ण तो शरण येई तया सपावे सोडावयास पतीला हरिमानितो तई नागपत्न्या म्हणाल्या प्रभो तुझा हा अवतार आहे दंडावया दुष्टची कारणाने न मित्र तुझला असा तो क्षाळो निपापा मग धाम देसी केलासी आम्हा अनुबोध ऐसा तू दंडिता नष्टची सर्व पापे हा सर्पराजो अपराधितैसा कृपाची लाभे तव कोप होता त्या पूर्व जन्मती तपथोर त्यांचे असेल किंवा बहुधर्म केला तेव्हाची लाभे तव ही कृपाने तुझ्या कृपेने जीवते प्रसन्न न साधनेचे फळथोर ऐसे तुझ्या पदाची धूळ श्रेष्ठ तैशी त्या रमेने बहुत्याग केला निघोर केले तपतई मिळाले लाभे जयाना धुळया पदाची तेने छिती या धरेचे न सत्य लोका रसा तळाला न मुक्ती सही इच्छितात हा नागराजा तमयोनी झाला तरी पवित्रो धुळला भलिया स्पर्शे यया वैभव सर्व जोडे न केवळो तो तर मोक्ष लाभे दिससी वस्तुरूपाने परमात्मा स्वयं असा अनंता भगवंता रे तुझला प्रणिपात ज्ञानानुभव ठेवा तू अनंत महिमा तुझी निर्गुणा ब्रह्मरूपा ते तुझला प्रणिपात कालने कालना भोतु क्षणकल्पादि तू विश्वरूप तसा निमित्ते निर्मिषितया पंचभूत नितन्मात्रा ठेवा तू मन त्रैगुणी अभिमानाने साक्षात्कारासी झाकिशी अनंत सूक्ष्म सर्वज्ञ अज्ञते रूप नेणती शब्दानी साधिशी शक्ती तुझला प्रणिपात प्रमाण मूलको तूची शास्त्राचे ज्ञान तू स्वतः वृत्तींचा वेद ही चि तुझला प्रणिपात कृष्ण तू राम तू तैसा वासुदेव ही तू की यादवो स्वामी तू सत्व तुझला प्रणिपात वृत्ती प्रकाश ज्योती तू तेणीची झाकीशी रूपा गुणसाक्षी स्वयं तेजा तुझला प्रणिपात अव्यक्ती रमशी नित्य तुझ्याने सृष्टी ही घडे ऋषिकेशा मुनी मौना तुझला प्रणिपात गतींचा साक्षी तू होशी निषेध विश्वरूप तू कारणो भ्रांती ज्ञानाचा तुझला प्रणिपात करता न तू न च कर्म तू ते कालेची तू निर्मिसी मोडितोस तू सत्य संकल्प निदावी लीला जीव स्वभावा जागविसी त्रिलोकीच्या त्या होती त्या सर्व लीला तव मूर्ती होती रक्षावया साधुजनास घेसी प्रधानी रूपप्रिय ऐसे एकदा अपराधा ते क्षमावे तुम्ही आजला स्वामी हा मूढ बुद्धीने नोळखी रूप हे तुझे मरतो सर्प हा आज दयावंत तुम्ही असे कृपया देवाला जिवंत सोडणे प्रभो दासी आम्ही तुझ्या देवा सेवा पिणे अमा। श्रद्धेने करिता सेवा सारेची भय संपते श्री शुकदेवजी सांगतात कृष्णाच्या पद प्रहारे छिन्निले फन सर्वते मूर्छित सोडिला त्याला पत्न्या निस्तविता निवांत सर्प देहात चेतना पातली पुन्हा कठीण श्वास घेवो हात जोडो नि बोलिला कालिया सर्प म्हणाला जन्मता आम्ही तो दुष्ट क्रोधी नि दुःख धारक जीवांचा नसुटे भाव लोक ते फसती तये विधाता सृष्टीचा तुची स्वभाव बलते जनी योनी बीज तसे चित्त आकृती तुची निर्मिल्या तुझ्याच सृष्टीचे आम्ही जन्मता क्रोधी हो बहु मायेने मोहिलो सर्व त्यागिणे न च शक्यती मायेने भाव ऐसा सर्वज्ञ जगदीश्वरा इच्छा जी करणे तैसे कृपा वा दंड दे मला श्री शुकदेवजी सांगतात लीलाधर असे बोल बोलता बोलला तया न राही येथ तू जाई सकुटुंब समुद्रित्या आता गाई मनुष्याना मिळेल जलशुद्ध हे स्मरणी कीर्तनी गाता आज्ञा कथा कथानका सर्पाचे भयना ना कधीच घडते पहा क्रीडलो कालिया डोही इथे स्नानादितर्पणे तर्पणे तसे पूजा उपवासे स्मरता पापनासते रमण कद्वीप सोडोनी इथे तू गरुडी भये पातला जाणीतो मी आता ना तुझा त्रासतो श्री शुकदेवजी सांगतात अद्भुत कृष्ण लीला या कृष्णाची गोष्ट मानुनी आनंदे पूजिले कृष्णा कालियाने सपत्निक दिव्यमालांबरे रत्ने गंध चंदन भूषणे कमळे पूजिले स्वामी गरुड गरुडध्वज केले प्रसन्न त्यालानी केली त्यासी परिक्रमा वंदिता घेतली आज्ञा पुत्र बंधुनी पत्नीच्या सवेतो द्वीपी निघाला सागराकडे यमुना जळते कृष्णे केले शुद्ध न केवलो अमृता परिते गोड कृपेने निर्मिले असे इति श्रीमद भागवती महापुराणी पारमहंसी संहिता विष्णुदास वसिष्ठ समश्लोकी मराठी रूपांतर सोळावा अध्याय हरिओम तत्सत श्री